समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय तेविसावा यज्ञ पत्न्यांवर कृपा ओम नमो भगवते वासुदेवाय बालगोपाळ म्हणाले कृष्णा रे बलराम रे नित्य दुष्टासी मारिता भूक दुष्ट सतावे ही शमवाती तुम्ही द्वय श्री शुकदेव सांगतात प्रार्थना ऐकता कृष्ण मथुरा वासी भक्तजा तो बोध करण्यावदला असे मित्रांनो ब्रह्मवादी ते स्वर्गाचा हेतू घेऊनी येथूनी जवळी यज्ञ अंगी रसकरीती पहा जावे त्या यज्ञ शाळेत तुम्ही सर्वच माझे नि बलरामाचे सांगोनी नाम त्या स्थळी भोजना काही भात आणावा मागुती इथे हरी आज्ञा पिता गोप यज्ञशाळेत पोचले दंडवत नमुनी विप्रातया अन्नही याचिले भूदेवा भद्र हो सारे व्रजीचे गोप हो आम्ही कृष्णनी बलरामाच्या आज्ञेने पातलो इथे कृष्णोनी रामो चरवीत गाई समीपते थे बसले पहाकी, क्षुधातया न गमली कदाची द्या अन्नश्रद्धा असल्या साम्हा दीक्षित पशुमांसा ते सौत्रामणी न भक्षती दीक्षित अन्य यज्ञीचे अन्न ते भक्षिती पहा न विप्रलक्षिले या न तुच्छ स्वर्गास इच्छती ज्ञानाने द्विजते सा न मानिती परिवृद्धते देशकालीय सामग्री तपनी यज्ञ साधनी पृथ्वीत अग्निरूपात एकची भगवानसे बाळगोपाळद्वारे तो खावया भात मागता मूर्खानी पाहता देह तया सन्मानिले नसे हो ना काही नसे शब्द रुष्टले सर्व बाळते पातले परतो निया कृष्णासी बोलले तसे ऐकता हासला कृष्ण वदला जगदीश्वर प्रयत्ने फळते लाभे निराशन चव्हा कधी यावेळी द्विज पत्न्यांना जाबोनी बोलणे तसे पातले रामनी कृष्ण ऐकता खूप अन्नत्या, त्या देतील करीती प्रीती द्विज पत्न्या आम्हावरी पत्नी शाळेत गेले ते सजोनी बसल्या द्विजा तया नम्र वदले गोप हे विप्रपत्न्या नमस्कार कृपया बोल ऐकणे भगवान कृष्ण ते आले तयानी धाडिले आम्हा बाल गोपाळ रामोनी कृष्ण ही गायी चारिता पातले दूरते येथे भुकेले अन्न द्यातया कृष्णाची मुरली त्यानी पूर्वी ऐकोनी तृप्तल्या उतावीळ अशा झाल्या कृष्णाच्या दर्शने तदा भक्ष भोज तसे लेह चौष्य स्वादिष्ट अन्न ते घेतले पात्रिनी साऱ्या निघाल्या पतिरोधिता नद्या त्या सागरी लागी मिळण्या धावती तशा हरिचा ऐकुनी वेणू हृदयोदान त्या दिले जाताची पाहती विप्रा कृष्ण तो गोपनी बळी ययात मिसळोनिया अशोक वनी हिंडता त्या सावळ्या तनुषी पीत सुशोभी वस्त्र डोळी समोर पिसनी वनमाळ कंठी रंगीत चित्र तनुषी शिरीपत्र गुच्छ वाटे नटोची सजला हरितई दिसे हा स्कंधी सख्याशी कर एक चिटे किलानी दुजा करासी कमळा फिरवीत होता कानास कुंडल हिते कमळा परीजे हास्ये मुखास करीतो कमळा परीतो त्या ऐकुनी गुणहरी प्रिय उत्तमाचे होत्यानी आज बघता रमल्याच रंगी आलिंगिती मनिचनी बहुशांत होती झोपेत दुःख विसरे अभिमानी जैसा हरिने जाणले चित्ती आप्त सर्व दर्शना पातल्या विप्रामुखी आनंद सांडतो सुस्वागतम असो देवी बसा सेवा कशी करू दर्शना इच्छिता तुम्ही योग्य ते हृदय प्रिया न संदेह जगी संत प्रिया ते प्रेम अर्पिती न लाज द्वैतनी हे तयात नसतो मुळी प्राण देह बुद्धी स्त्री पुत्र स्वजनोधन न लागती तया प्रिय मी आत्मा प्रिय श्रेष्ठची योग्यते तुमचे येणे प्रेमाला अभिनंदितो दर्शना जाहले जावे करावा यज्ञ पूर्णतो पत्न्या म्हणाल्या कृष्णा तुझे अतिव बोल सारे जो पावतो हरिसितो भविना पुन्हा ये ती वेदवाणी तुझीची करी सत्य आज केसास ही तुलसी माळ तुझी चल्यालो स्वीकारनाच करीते पतिपुत्र आता तो अन्य काय म्हणते आपुल्या आम्हाला आम्हान आज उरला मुळी आश्रयो तो तेव्हा तुझ्या शरणीना हरिधाडणे रे श्री भगवान म्हणाले देवी नो पतिनी पुत्र पिता माता कुणीही ते न त्याग करीती तुम्हा जगी सन्मान होयतो केले मुक्त तुम्हा मी तो आकाशी देव डौलती अंगसंगत सा माझा नती प्रीती जगी मला मला ते अर्पिणे चित्त तेने मी पावतो तुम्हा श्री शुकदेव सांगतात ऐकता द्विज पत्न्या त्या यज्ञशाळेसी पातल्या द्विजानी द्वेषिले नाही मिळोनी यज्ञ साधिला जयानी रोधिले विप्रे हरीशी चित्त लाविता कर्माचा त्यागिला देह मिळाल्या शुद्ध सत्वित्या इकडे हरिने अन्न स्वादिष्ट सेविले असे चतुर्विध असे सारे स्त्रियानी आणिले कसे या परी भगवान कृष्ण कर्मे रूपे निवाणिने गायी गोपाळ गोपीना मोदिता मोदला स्वये अनुतापद्विजा झाला कळता कृष्ण हा हरी रामकृष्ण मनुष्याच्या रूपाने करीती लिला पत्न्यांच्या हृदयी कृष्ण स्वतः सरिक्त पाहता स्वतःला निंदिती तेव्हा पश्चातापेची ते द्विज बदले हाय हो आम्ही कृष्णा विनमुख राहिलो कुलमंत्र तशी विद्या तपनी व्रत सर्वधिक धिक्कार बहुज्ञानाचा गेले व्यर्थची कर्मते मायेत योगी हि गुंते ब्राह्मणो गुरु माणसा तरी तो परमार्थाला स्वार्थाला हि मुके पहा आश्चर्य केवडे आहे स्त्रिया या असुनी पहा कृष्णाचे साधिले प्रेम भवाचे फास तोडिल्या व्रतबंधन नसे त्यांचा राहिल्या ना गुरुकुली न तपोज्ञान आत्म्याचे कुकर्म न पवित्रता तरी योगेश्वरा पायी पयांचे दृढ प्रेमते करोनी सर्व संस्कार पदाचा लाभ ना आम्हा माझ लोकाम धंद्याने हिताला मुकलो आम्ही हरीने बाळ गोपाळांद्वारे स्मरण ते दिले पूर्ण काम असा कृष्ण मोक्ष ही देव तो शके अन्याचे न्यूनत्या काय कृपा काजार्थ मागतो चांचल्य त्यजिता लक्ष्मी पदी सेवेत नित्यजा मागतो खावया अन्न त्याविना हे घडे कसे देशकाल निसामग्री कर्मतंत्र निते तप पृथ्वीज देवता यज्ञ सर्वती भगवान रूपे योगेश्वर स्वयं विष्णू यदुवंशात जन्मला आम्ही ते ऐकुनी होतो आम्ही मूढे न जाणिले तरी धन्य असू आम्ही पत्न्या आमुची या अशा कृष्णाशी आमुची बुद्धी त्यांच्या प्रेमेची लागली अनंत ऐश्वर स्वामी तू तु, तुझ्या मायेत मोहिलो गुंतलो कर्म गुंत्यात तुझला प्रणिपात हा पुरुषोत्तम तो पुरुषोत्तमतो कृष्णो क्षमातोची अम्हा करो मायेने मोहिता बुद्धी प्रभाव च जाणीला ब्राह्मणे द्वेषिला कृष्ण पश्चातापतया आता इच्छिती दर्शना त्याच्या न गेले कंस भीतीने इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेविसावा अध्याय हरि ओम तत्सत श्री